असां सां मंच रखा फुलवीत सारा रानला गोड तुझा हा कळा गोड तुझा हा कळा असंच मंजळ कोकिला असंच मंजळ सृष्टी घाट तूच ना सृष्टी बाट तो भला भुलला वसंत आई कोने जाना भुलला Ah ಅಕ್ಕಿ ತಾನ ಅಕ್ಕಿ ಸಮಯ